श्रीराम समर्थ पंचिका दहावी जीवनमुक्ती लक्षण श्रीराम समर्थ पंचिका दहावी समास पहिला जीव द्वैत संहार स्वस्वरूप हे बद्धही नसते अथवा मुक्तही नसते फक्त मायेच्या बाबतीत तसे बोलणे जाते मुक्तांचे तीन प्रकार होत नित्यमुक्त जीवनमुक्त आणि तिसरा विदेहमुक्त शंकरादी देवांनी स्वइच्छेने देह धारण केले असून ते ज्ञानसंपन्न अवस्थेतच प्रकट झाले ते नित्यमुक्त असून जगाच्या व्यापारापासून अलिप्त असतात गुरुमुखातून ज्यांना ज्ञानप्राप्ती होते त्यांचे दोन प्रकार आहेत जीवनमुक्त विदेहमुक्त दोन्ही मुक्तांमध्ये वासनाक्षय सारखाच झालेला असतो पण त्यांच्यामध्ये स्वरूप आणि अरूप असे उपासनेचे दोन प्रकार आहेत स्वरूप उपासनेने जीवनमुक्ती मिळते अरूप उपासनेने विदेहमुक्ती मिळते स्वरूप म्हणजेच सविकल्प उपासना होय तेच जीवनमुक्ताचे स्वरूप होय निर्विकल्प मात्र विदेहमुक्ताचे स्वरूप असते ते अरूप असते पुढील पाच समासांमध्ये जीवनमुक्ताची लक्षणे सांगितली जातील जीवाने निर्माण केलेल्या द्वैताच्या नाशाने ज्ञानाची पराकाष्ठा होते येथे प्रस्तावने दाखल ईशसृष्ट व जीवसृष्ट या प्रकारच्या सृष्टीचे विवेचन केले जाईल त्यामुळे या दोहोतील त्याज्य ग्राह्य हे कळेल जेवढे म्हणून ईशसृष्ट असेल ते विवेकाच्या साह्याने मिथ्या जाणावे नाहीतर देह उपाधी असे तो ते मिथ्या नाही हे कळणारच नाही ईशसृष्ट द्वैताचा तीन प्रकारे नाश करता येतो परोक्ष ज्ञानाने त्यातील सत्यत्वाचा ज्ञान नाश होतो अपरोक्ष ज्ञानाने कार्याकार्य कळते आणि त्याचा नाश होतो व उपाधीच्या नाशाबरोबर मात्र सर्वांचाच नाश होतो अशा प्रकारे तीन प्रकारचे नाश होतात जीवद्वैताचा म्हणजे जीवसृष्टाचा संहार करून ईशसृष्ट सर्व मिथ्या पाहून कार्याकार्यता नष्ट होते आणि जीवनमुक्तीचा लाभ होतो तू जर म्हणशील की ईशसृष्ट जर खोटे ठरवले तर गुरुशास्त्रही खोटे मानावे लागेल गुरुशास्त्रा वाचून ज्ञानालाभ शक्य आहे काय ईशद्वैत साधक आणि अबाधक असे दोन प्रकारचे आहे साधक ईशद्वैत हे अबाधक असून साधनास उपयोगी असते त्यामध्ये सर्व नामरूप मिथ्या असून दग्धपटाप्रमाणे दिसते पण बाधक ईशसृष्टामुळे साधनेस बाधा येते गुरु शास्त्र हे साधक ईशसृष्ट असून त्या योगाने या माईकाचे निरसन होते अविनाशी ब्रह्म एक आहे हे त्यामुळे कळते ज्ञानाचा उपायही त्या योगे कळतो गुरुदेव तर मीपणापासून मुक्त आहेत ते एकमेव आहेत त्यामुळे द्वैताला वाव कोठून उरेल जीवद्वैताचे निरसन कसे करावे तेही दोन प्रकारचे आहेत शास्त्रीय जीवद्वैत आणि अशास्त्रीय जीवद्वैत शास्त्रीय द्वैताने अविद्येचा नाश होतो तेही साधनेस उपयोगी आहे अहम ब्रह्माचे अनुसंधान हे शास्त्रीय द्वैताचे लक्षण होय अविद्येचा घात झाल्यानंतर तीही ब्रह्मरूपात विरून जाते दुसरा प्रकार म्हणजे अशास्त्रीय जे जीवद्वैताचा होय ज्ञानाने त्याचा घात होतो त्यानंतर साधकाला जीवनमुक्ती प्राप्त होते अशास्त्रीय जे आहे त्याचेही दोन प्रकार आहेत तीव्र आणि मंद कामादी तीव्र भासतात आणि मनोराज्यादी मंद भासतात कामक्रोधादी असुरगुण हे मोक्षमार्गाला विघ्नकर होत विवेक वैराग्य हे शूर योद्धे त्यांना क्षणात जिंकतात ज्ञान होण्यापूर्वीच त्या कामादिकांचा निराश झाला तर ज्ञानाची प्राप्ती होते दोषदृष्टीने त्यांचा त्याग करताच अतिशय समाधान होते ज्ञानानंतर तरी निदान त्यांचा संपूर्ण निराश व्हावा सर्वच श्रुती जीवनमुक्ती सुखासाठीच उद्घोष करत आहे जर तू कामाधिकांचा त्याग केलास तर तुला जीवनमुक्तीचे सुख प्राप्त होईल जर तू कामाधिकांचा अंगीकार केलास तर समोर पाहिलेले दुःखही नष्ट होणार नाही श्रोता यावर म्हणतो ज्ञान झाल्यानंतर मोक्ष मिळतोच ज्ञानानेच जन्ममरणाचेही खंडन झाले आहे जर जीवनमुक्ती प्राप्त झाली नाही तर समोर पाहिलेली दुःखे फार तर नष्ट होणार नाहीत तेव्हा निदान अंतकाळी जरी मुक्ती मिळाली तरी तेवढीही पुरेशी होईल एवढे आश्वासन पुरे आहे यावर वक्ता म्हणतो एक विचार ऐकून घ्या कामाच्या ठिकाणी अत्यंत दोष आहेत काम राहिला तर यथेष्टाचरण घडते हेच सर्वात निषिद्ध आहे ज्ञानापूर्वी कामाने अत्यंत छळल्यामुळे अतिशय दुःख होते त्यामुळे यथेष्टाचरणाकडे प्रवृत्ती होते त्यामुळे लोकनिंदा होते तात्पर्य इहलोकीचे मुक्तिसुख हातसे गमवावे लागेल देह पडल्यानंतर अंतीच्या मोक्षाबद्दल कोण जाणे जो या कामाकरता जीवनमुक्तीचा त्याग करतो पुढे स्वर्गादी सुखाच्या अभिलाषे करता मुक्तीचाही तो त्याग करील यावर श्रोता म्हणतो की स्वर्गसुखाला निश्चितपणे नाश आहे स्वसुखापुढे स्वर्गसुखाची अपेक्षा कशासाठी करायची तेव्हा वक्ता म्हणतो की वावा स्वर्गसुख लटके आहे असे म्हणतोस आणि ते नको म्हणतोस आणि जे कामादी अनेक दुष्ट दोषाने भरले आहेत त्यांची अपेक्षा करतोस तत्ववेत्ता असूनही यथेष्टाचरणाकडे प्रवृत्त होतोस तरी श्वानसुकर इत्यादी योनीमध्ये आणखी काय वेगळे असते काय आश्चर्य आहे पहा ज्ञान प्राप्त होऊनही लोकनिंदेचे भय बाळगतोस हेच का तुझ्या तत्वज्ञानाचे वैभव ते तुझे तुला शोभून दिसे यथेष्टाचरणापासून निवृत्त होण्यासाठी आणखी एक उपपत्ती आहे पावसाळ्यात महापूर येऊन जी नदी आपल्या पात्रातून प्रवाहाने वाहू लागते तिने उन्हाळ्यात आपरे प्राप्त फोडले व ती दुथडी ओलांडून वाहू लागली असे कधी ऐकले नाही अज्ञानात ज्या कामाधिकांचा त्याग केला ते ज्ञान झाल्यावर कसे राहतील तरीसुद्धा कामाधिक हे जे वैरी आहेत ते अज्ञानातून निर्माण झाले आहेत ज्ञानानंतर ते शिल्लक राहतात याचा अर्थ ज्ञानाचा पूर्ण परिपाक अद्याप झालाच नाही असा होतो शांतिरसाचे पान केल्यामुळे तृष्णा समूळ नष्ट होते नित्यानंदाने तृप्त व पूर्ण असल्यानंतर कामादिकांची कोण इच्छा करेल तेव्हा दोषदृष्टीने त्यांचा त्याग करून निसंग व्हावे मग जसा प्रारब्धाचा योग असेल तसा देह खुशाल राहे ना का तेव्हा हे तत्ववेत्या तू श्वान सुकरांप्रमाणे होऊ नकोस जगात सर्वांना देवासारखा पूज्य हो शास्त्रात सांगितलेल्या रीतीने तू वर्तन करू लागलास तर तुलाही जीवनमुक्तीचे सुख लाभेल आणि तुझ्या वर्तनाचा आदर्श मानून लोकांनाही मार्गदर्शन होईल आपण तरुण जो विश्वाला तारतो तोच खरा ईश्वर होय म्हणून लोकांच्या पुढे आदर्श ठेवण्यासाठी कामादिकांचा त्याग झालेला असला तरी पुन्हा त्याग कर अशास्त्रीय तीव्र जीवद्वैताचा नाश करणारा तो जीवनमुक्त होतो पण त्याचबरोबर मंद जीवद्वैतही त्याने जिंकावे यावर असे म्हणशील की कामादी नष्ट झाल्यावर मनोजय कशासाठी करायचा जर ते मन अनर्थाला कारणीभूत नसेल तर त्याची फिकीर कशाला यावर उत्तर असे आहे की मन हे प्रत्यक्ष अनर्थाला कारणीभूत नसेल पण परंपरेने ते अनर्थकारक ठरते सर्व कामाधिकांचे बीज हे मनच आहे विषयांचे चिंतन केले की आसक्ती निर्माण होते आसक्तीने काम क्रोध निर्माण होतात क्रोधामुळे मोह निर्माण होतो आणि मोहामुळे स्मरण नाहीसे होते एकदा का स्मरण नाहीसे झाले की बुद्धी नाश पावते आणि बुद्धिनाशामुळे विनाश होतो अशा तऱ्हेने मन हे परंपरेने अनर्थकारक आहे म्हणून मनोजय हा सुखकारक ठरतो यावर श्रोता लगेच आक्षेप घेतो तो म्हणतो की या तुमच्या प्रतिपादनात विरोध दिसतो स्वस्वरूपाचा अनुभव घेत असताना मनाबरोबर जायचेच कशाला मनाला मृगजळाप्रमाणे पाहावे असे तुम्हीच म्हणालात आणि आता मनोजय करावा असे तुम्ही म्हणत आहात हाच विरोध होय यावर वक्ता म्हणतो की नीट पहा अरे स्वरूप चिंतन हाच मनोजय होय विषयांचे चिंतन तेवढे सोडून द्यावे चित आणि अचित यांचे ताजात्म्य होऊ देऊ नये मग खुशाल ते मृगजळाप्रमाणे दिसे नका हा स्वरूप वासनाक्षय होय हाच मनोजय होय यालाच स्मृतिरूप सविकल्प समाधी म्हणावे हे जीवनमुक्तीचे लक्षण होय याचाच पुढे विस्तार करू येथे अशास्त्रीय जीवद्वैताचे निरसन कसे करावे हे सांगून झाले श्रीराम समर्थ इति श्रीमत आगमसारे उपनिषद तात्पर्यानुसारे जीवद्वैत संहारे प्रथम समासः श्रीराम समर्थ